एक लग्न असेही भाग एकोणतीसावा अंतिम लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले नताशावर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर ट्रीटमेंट सुरू आहे समायरा समीर आणि शरूकडे आहे आणि आता पुढे हा हा म्हणता समीर आणि शर्वरीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आलेलं उद्याच बारा एप्रिल होती पण समायरा सोबत राहायला असल्याने त्यांना बाहेर कुठे जायला जमणार नव्हतं श्रिया माहेरी होती मग घरातच मॉम डॅड आणि रोहनसोबत छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरलं होतं सगळ्यांसमोर समीरला शर्वरीला थोडा कमीच वेळ भेटायचा पण आता काही इलाज नव्हता आणि दोघेही एकमेकांना समजून घेत होते पहिलीच ॲनिव्हर्सरी आहे म्हणून शर्वरीचे आईबाबा पण आले होते त्या दिवशी रोहन येतानाच केक घेऊन आला घरातच थोडं गोडाधोडाचं जेवण शर्वरीने बनवलेलं समायरा डॅडसोबत खेळत होती आता केक कापायचा तर मॉम सांगतात समीर शर्वरी अरे जा ना बाकी काही नाही निदान कपडे तर चेंज करून या हो आलोच म्हणत समीर गेला अगं शर्वरी बाळा तू पण जा ना मॉम म्हणाल्या ठीक आहे म्हणत तीही आत गेली आणि कपाटात काय घालावं म्हणून शोधू लागली तर समीर शर्ट घालता घालता तिच्याजवळ पाठीमागे येऊन उभा राहिला ती विचारते समीर काय घालू हा ड्रेस घालू काही काही घाल तू मला कशीही आवडतेस म्हणत तिला मागून पकडले समीर वेड्या आता सुचते का तुला हे बाहेर सगळे वाट पाहत आहेत ती म्हणाली हो जाऊ दे ग नेहमीचेच आहे आज तरी वेळ हवाय मला तुझा तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून तो बोलत होता तशी ती त्याच्याकडे वळली हो पण ही वेळ बरोबर आहे का कुणी आवाज द्यायच्या आत मला आवरू दे बरं तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता आणि तिला कपाळावर किस करत ठीक आहे आता आवर तू पण सगळं झाल्यावर तरी माझ्याशी बोलायला येशील ना मी वाट पाहतोय हो रे त्याच्या गालावर किस करत ती बोलली तसे एकदा तिला घट्ट मिठी मारली आणि आरशासमोर जाऊन केस नीट करू लागला तिने पटकन एक ड्रेस काढून बाथरूममध्ये गेली आणि दोन मिनिटात बाहेर आली तर तो हॉलमध्येही निघून गेला होता लगेचच तयार होत तीही त्याच्या पाठीमागे बाहेर आली बाहेर येताच केक कट करायला घ्यायचा तर ई केक आज कोणाचा बर्थडे आहे समायरा म्हणाली अगं तुझ्या अंकल आणि आंटीचा रोहन सांगतो वाव दोघांचं पण आहे का समायरा विचारते हो ये तू पण केक कट करायला चल चल म्हणत समीरने तिलाही बोलावलं केक कट केला आणि समीरने शर्वरीला आणि शर्वरीने समीरला भरवला त्यानंतर दोघांनी समायराला भरवला थोडे फोटो वगैरे काढले आईबाबांनी दोघांना विश केलं आणलेले गिफ्ट्स दिले तसे दोघही पाया पडले असेच आयुष्यभर एकमेकांना धरून राहा बाबांनी आशीर्वाद दिला जेवायची वेळ झाली शर्वरीचे इतका वेळ लक्षही नव्हतं पण सहज लक्ष गेलं तर समीर तिच्याकडेच पाहत होता ती डायनिंग टेबलवर जेवण आणून ठेवत होती शर्वरी सगळ्यांना आवाज देते चला सगळे जेवायला आणि समायरा तू गुडगल आहे ना तू तुझ्या हाताने खायचं बरं का ह समायरा म्हणाली आणि सगळेच येऊन टेबलवर बसले मॉम म्हणतात शर्वरी तूही बस हा आमच्यासोबत आता एकटी नको थांबू हो बसतेय म्हणत सर्वांना एकदा वाढून तीही बसली जेवण खाणं झालं की तिचे आई लगेचच निघाले बरं चला येतो पटवर्धन निघायला हवं आता हो या असंच पुन्हा कधी डॅड सांगतात हो नक्कीच काळजी घ्या चला येतो समीर शर्वरी आई बाबा म्हणाले हो बाबा मी येतो खाली तुम्हाला सोडायला मॉम डॅड आलोच म्हणत तो सोडायला गेला शर्वरी त्यांना निरोप देऊन बाकीचे आवरू लागली ती आवरून बेडरूममध्ये जाणार तर समायरा समीरसोबत अजूनही खेळत होती समायरा बेटा तुला झोप नाही आली का समीर विचारतो नाही समायरा सांगते ओ पण मी तर झोपणार आहे बाबा समीर म्हणतो अंकल आंटी प्लीज मला स्टोली सांगा ना समायरा म्हणाली हो मी सांगते हा म्हणत शर्वरीने कसलीशी स्टोरी सांगायला सुरुवात केली पण तिला काही झोप येत नव्हती समीरला पण आता ती गोष्ट ऐकता ऐकता झोप येऊ लागली शर्वरी मला झोप येते यार समीर म्हणाला शरू म्हणते हो अरे पण ही इट्स ओके चालू दे तो म्हणाला आणि तिने समायराला हलके थोपटायला सुरू केले तशी काही वेळाने ती झोपली समीर झोपलास का त्याला विचारलं पण त्याने काही आवाज दिलाच नाही तो झोपला असेल असे समजून ती उठली आणि त्याला अंगावर ब्लँकेट पांघरून निघणार तर त्याने तिचा हात पकडला आणि स्वतःकडे ओढले सॉरी समीर मला तुला वेळ देता येत नाही ना तिला वाईट वाटत होतं मी तुला काही म्हणालो का आणि काही दिवसांचा तर प्रश्न आहे पण मला असं कोणी प्रेमाने नाही थोपटत तो म्हणतो गप रे काही काय ती हसली तो सांगतो बर, आजचा दिवस माझ्याजवळ झोप प्लीज हो बर ती म्हणाली आणि त्याच्या मिठीत शिरली काही क्षण ते तसेच एकमेकांच्या विरघळणाऱ्या मिठीत हरवले दोघांनाही केव्हाच झोप लागली दिवसामागून दिवस जात होते मॉम डॅड आणि रोहन सोबत राहताना एकमेकांना कमी वेळ मिळत होता पण जो मिळायचा त्यामध्ये त्यांचे नाते आणखी घट्ट होत होते ते पाच महिने कसे बसे सरले दोन तीन महिन्यांनी श्रिया घरी परतल्याने रोहन आणि मॉम डॅडना त्यांच्या घरी राहायला जाणं भाग होतं शेवटच्या महिन्यात नताशाशी बोलायलाही जमले नाही कारण डॉक्टरांनी सक्त मनाई केली होती तिचे उपचार त्रासदायक होते पण तिच्या इच्छाशक्तीवर सगळं अवलंबून होतं या महिन्यात सगळं ठीक झालेलं असावं अशी आशा दोघेही समीर आणि शर्वरी करत होते ते ऑफिसला जाताना समाराला मॉम डॅडकडे सोडून जायचे आणि घरी येताना घेऊन यायचे असं रोज चाललं होतं त्या दिवशी संडे असल्याने समीर आणि शर्वरी निवांत उठले होते नाश्ता वगैरे होईपर्यंत समायराही उठली काही वेळ एकटी खेळून समायराने लपाछपी खेळण्याचा हट्ट केला ते दोघही तिच्यासोबत खेळत होते समायराच्या डोळ्यावर पट्टी बांधून ते दोघंही लपायला गेले पण नेमकी शर्वरी वॉशरूममध्ये जिथे लपली तिथेच समीरही आणि ती मात्र दोघांना शोधत होती तिला काही ते दोघंही सापडत नव्हते इथे समीरला शर्वरी अशी एकटी भेटल्याने त्याने तिला पकडले आणि तिला जवळ घेऊ लागला अरे काय करतोय तू ती येईल शर्वरी म्हणाली काय ग नाही सापडत आपण तिला समीर म्हणतो पण तो इथेच का आला लपायला ती हसत विचारते तो म्हणतो तुझ्यासोबत लपायला मज्जा येते ग गप वेडा म्हणत तिने त्याला एक फटका मारला आणि त्यांचे चाललेलं बोलणं ऐकून समायरा तिथे आली पकडलं समायरा म्हणाली समीर तू आता तुझ्यावर आहे राज्य तू जा बरं म्हणत त्याला पट्टी बांधणार एवढ्यात डोअरबेल वाजली आत्ता कोण आला असेल म्हणत त्याने पट्टी काढली आणि डोअर ओपन करायला गेला समीरने डोअर उघडले आणि समोर पाहून थक्क झाला कारण दरवाजात नताशा आणि तिची आई उभी होती अरे आत ये म्हणणारेस का नाही तो अवाक होऊन पाहतोय हे पाहून नताशा स्वतःच म्हणाली आणि शर्वरीही तोपर्यंत समायरासोबत बाहेर आली हो ये ना सॉरी समीर म्हणाला तू कशी काय आय I मीन mean, काही फोन नाही काही नाही शर्वरी विचारते अरे यायला नको होते का आणि आय थिंक बरं झाल्यावर कोण दवाखान्यात राहतं ती हसतच सोफ्यावर बसत म्हणाली हो ते आहेच की बघ म्हटलं नव्हतं तू बरी होणारेस म्हणून समीर म्हणतो नताशा म्हणते थँक्स तुम्हा दोघांनी मोटिवेट केलं आणि आईची प्रार्थना नाहीतर तुमच्या समोर तरी आले असते की नाही देव जाणे शर्वरी विचारते हे पाणी घे आई पाणी तुम्ही ठीक आहात ना नताशाची आई म्हणते हो ग देवाची कृपा दुसरं काय नताशा म्हणते पिल्लू ये ना माझ्याकडे मम्मा आली आहे ना मी बघ काय घेऊन आली आहे तुझ्यासाठी समायरा कितीतरी वेळ नताशाला दुरूनच पाहत होती तिची तिला बहुधा ओळख पटत नसावी कारण तिच्यात बराच चेंज दिसत होता समायरा ती तुझी मम्मा आहे अगं बघ तरी शर्वरी तिला तिच्याजवळ नेत होती पण ती जातच नव्हती उलट शर्वरीला बिलगत होती नताशाला हे पाहून वाईट वाटत होतं नताशा डोंट वरी अगं सहा महिन्यांनी भेटते ना ती तुला तिला कदाचित थोडा वेळ हवा असेल शर्वरी म्हणाली नताशा बोलते माझीच मुलगी मला ओळखत नाही आणखी काय काय पहावं लागणार आहे आता सध्या शांत हो ती लहान आहे तू लहान आहेस का नताशाची आई सांगते काही वेळाने शर्वरीने कॉफी बनवून बाहेर आणून दिली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली नताशा आत जाऊन तिच्याशी गप्पा मारत होती एखाद्या मोठ्या दिव्यातून बाहेर पडलोय तिला असं वाटत होतं हा जणू दुसरा जन्मच भेटला आहे काही वेळाने थोडी नॉर्मल झाल्यानंतर आणि खात्री पटल्यानंतर समायरा नताशाकडे गेली तेव्हा त्या दोघींना पाहून शर्वरीच्याही डोळ्यात पाणी आलं आता समायराची नाही म्हटलं तरी सवय झाली होती ती जाणार म्हटल्यावर तिला थोडं वाईटच वाटलं ती चटकन किचनमध्ये निघून आली समीरच्या लक्षात येताच तो देखील तिच्या पाठीमागे गेला तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढले चल जेवायला घेतो मी बाहेर म्हणत तो जेवण बाहेर डायनिंग टेबलवर आणून ठेवू लागला शर्वरी नॉर्मल होत त्याच्या पाठीमागे बाकीचे घेऊन आली चल नताशा आई जेवायला चला शर्वरी समोर तर हसत होती पण त्यामागचे दडलेले दुःख फक्त समीरला कळत होते एकमेकांशी गप्पा करत जेवण करू लागले नताशा सांगते Sameer Sharvari thank you so much खूप केलंय तुम्ही माझ्यासाठी पण हो अधूनमधून याल हां, समायराला भेटायला हो नक्कीच समीर म्हणाला नताशा म्हणते आता पुन्हा जॉब शोधायचा आहे खूप काही करायचं आहे तू म्हणत असशील तर माझ्या ऑफिसमध्ये विचारून पाहू का शर्वरी म्हणाली नताशा बोलते हो ॲक्च्युली चालेल पण आणखी किती करणार आहेस माझ्यासाठी कधी उतराई होणार आहे यातून काय माहिती शर्वरी म्हणते त्यातून उतराई वगैरे व्हायची काही गरज नाही फक्त एक सांगू का सारखं सारखं थँक्यू वगैरे म्हणालीस ना तर मी मदत करणार नाही तुझी कळाले का अगं बाई हो कळतंय मला पण सारखं किती घ्यायचं एखाद्याकडून तो देतोय म्हणून नताशा म्हणाली समीर म्हणतो आम्ही देतोय ना तुला काय प्रॉब्लेम आहे नताशा म्हणते बरं बाबा हात जोडते मी हरले तसेही नाही म्हटलं तरी तुम्ही दोघेही सारखेच आहात जरा म्हणून मागे हटत नाही आत्ता कळलं होय तुला शर्वरी समीरला टाळी देत बोलली जेवण झाल्यावर काही वेळ गप्पा मारून शर्वरीने समायराचे सामान पॅकिंग केले आणि नताशा त्या दोघांचा निरोप घेऊन समायराला घेऊन तिच्या घरी निघून गेली समायरा आधी शर्वरीला सोडत नव्हतीच पण नंतर कशीबशी तयार झाली ते गेले आणि रिकामे घर जणू खायला उठते असं झालेलं ती किचनमध्ये आवरत होती समायरा असताना घरात सारखा पसारा होत असायचा आत्ताही तिच्या जाण्यापूर्वी झालेला हॉलमधील पसारा समीर आवरत होता ते झालं आणि ती काय करते हे पाहायला म्हणून किचनमध्ये गेला पाहतो तर ती आवरून झाले तरी कसल्याशा विचारात हरवली होती तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेतले तशी ती भानावर आली समीर खूप एकटं वाटतंय रे कसलं रिकामं वाटतंय हे घर ती म्हणाली तो म्हणतो पण तू एकटी नाहीस मी आहे ना तुझ्यासोबत ती सांगते हो रे तू आहेसच तुझ्याशिवाय कसं होईल माझं पण आता मी समायराबद्दल बोलतीये ती गेली तर रुद्रला भेटायला जायचं का जरा बरं वाटेल का बाहेर फिरायला जाऊयात तू म्हणशील तसं पण तू खुश राहा ग तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला ती म्हणते समीर आय लव्ह यू यार तो बोलतो आय लव्ह यू टू पण कितीतरी दिवस झाले माझ्या बायकोचे लक्षही नव्हते माझ्याकडे सारखं आपलं समायरा समायरा काही काय बोलतो आहेस ती म्हणाली हो खरं तेच बोलतोय आठव ना शेवटचं कधी माझ्याजवळ बसली होती आणि बोलली होतीस आत्ता पण मी समोर असून तुला एकटं वाटतंय तो बोलत होता गप हा समीर तुला मार हवा आहे का ती म्हणाली तू काय देणार आहे ना दुसरं मला त्याच्या या बोलण्यावर ती गालात हसत त्याच्याकडे एकटक पाहत होती तिला नॉर्मल झालेली पाहून पटकन त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले तसं झालेलं सारं विसरून ती त्याच्या मिठीत स्वतःला हरवू लागली मध्येच तो तिला घेऊन बेडरूममध्ये आला आज खूप दिवसांनी ते दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात जगाला विसरू पाहत होते समीर आणि शर्वरीची नताशाशी पूर्वीपेक्षा छान मैत्री झाली आता कसलेच गैरसमज राहिले नव्हते समायराला आता तिची आई मिळाली होती काहीच दिवसांनी शर्वरीने नताशाला म्हटल्याप्रमाणे तिला स्वतःच्या ऑफिसमध्येच जॉब मिळवून दिला आता दोघीही एकाच ऑफिसमध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करत होत्या समायरा ही स्कूलमध्ये जाऊ लागलेली श्रिया आणि रोहनचा मुलगा रुद्र सहा महिन्यांचा झालेला मॉम डॅडकडे अधूनमधून जाणं सुरू असायचं सगळे मिळून एकत्र सण साजरे करायचे फिरायला जायचे सगळंच कसं छान सुरू होतं समीर आणि शर्वरी दोघांचेही नाते दिवसेंदिवस घट्ट होत गेलं आणि न तुटणारं असं बनलं समाप्त या कथेतून लेखिकेला सांगायचं होतं आयुष्य जगताना कधी असा अनुभव आला असेल की कुणी अपमान केला फसवलं असेल तर मन म्हणते की त्या व्यक्तीशी कधीच बोलणार नाही मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही तर कधी मन म्हणते ठीक आहे काही हरकत नाही मी तर चांगलं वागू शकते कधी मन वाईट विचार करते तर कधी बरोबर कारण मनामध्ये प्रेमाचे सुद्धा संस्कार असतात आणि तिरस्काराचेही जे संस्कार जास्त यूज केले जातात तेच संस्कार वाढीस लागतात आणि तो आपला स्वभाव बनतो आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला अशी एकतरी व्यक्ती असते जिचा आपल्याला राग येतो जिने कधीतरी आपल्याला फसवलेलं असतं किंवा अपमान केलेला असतो त्यावेळी आपल्या मनात सहज येते की मी या व्यक्तीला कधीच माफ नाही करू शकणार आणि साहजिकच आपण त्या व्यक्तीला जेव्हा जेव्हा समोर पाहतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात द्वेष निर्माण होतो आपण निगेटिव्ह विचार करू लागतो पण खरं तर हे सर्व करत असताना आपण खुश असतो का तर नाही आपल्याला त्याचाही त्रास होत असतो किंबहुना जी व्यक्ती हे सर्व करते त्या व्यक्तीपेक्षाही जास्त आपल्या स्वतःला याचा त्रास होत असतो ती व्यक्ती कदाचित हे सगळं करून विसरून गेलेली असू शकते तिच्या आयुष्यात खुशही असू शकते किंवा कदाचित ती तिच्या कर्माची फळेही भोगत असू शकते पण त्रास मात्र आपण स्वतःच करून घेत असतो तो त्रास स्वतः करून घेताना आपण आपल्या सोबतच्या व्यक्तींनाही नकळत त्रास देत असतो समोर येणारे सुखाचे क्षण देखील यामध्येच उपभोगायचे राहून जातात म्हणजे खरं दुःख हे कोणी कोणाला दिले त्या तिसऱ्या व्यक्तीने की आपण स्वतःच स्वतःला कोणतीही व्यक्ती तुम्हाला पैशाच्या बाबतीत चीट करू शकते तुमचा अपमान करू शकते शारीरिक त्रास देऊ शकते पण तुमच्या मनात तेव्हाच शिरते जेव्हा तुम्ही तिला तुमच्या मनात येऊ देता कोणतीही व्यक्ती तुम्हाला इमोशनली हर्ट नाही करू शकत जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार कसा आणि किती वेळ करता हे त्यावर अवलंबून असतं समोरची व्यक्ती आपल्याला बोलते ते ऐकून आपण स्वतःला जे उलटसुलट बोलतो यावर ठरतं आपण किती दिवस दुःखात राहणार आहे तो काळ एक दिवस असेल एक आठवडा असेल किंवा आयुष्यभरही असेल पण त्याने आपलेच आयुष्य स्पॉईल होते जर आपणच ठरवलं की मला खुश राहायचे आहे कोणी काही करो पण खरं तर तेही तेव्हाच शक्य असतं जेव्हा आपण समोरच्याला मनापासून माफ करतो ते माफ करणंही एका अर्थाने स्वतःसाठी असतं कारण त्याने आपण आपल्या आयुष्यात खुश राहणार असतो माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा केव्हाही मोठा असतो राल्फ मार्स्टन यांचे एक विचार करायला लावणारे वाक्य आठवते आणि ते माझं फेवरेट कोट आहे happiness is a choice not a result nothing will make you happy until you choose to be happy no person will make you happy unless you decide to be happy your happiness will not come to you it will only come from you धन्यवाद रसिक प्रेक्षक हो लेखिका वैशाली गुरो हिचे मनापासून आभार मानून मी अनुराधा शेटे हा भाग आणि ही कथा इथेच संपवते आहे कथा कशी वाटली प्रतिक्रियेद्वारे जरूर नोंदवा सोबत रहा चुकल्यास चूक दाखवून ती सुधारण्याची संधी द्या आणि मोठ्या मनाने माफ करा तुम्हा सर्वांचे देखील मनस्वी आभार नवनवीन कथेचा आनंद घेण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही टॉक्सला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची घंटी वाजवलीत तर तुम्हाला आपल्या नवीन कथेचा लगेच आस्वाद घेता येईल कथा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा जेणेकरून तेही कथेचा आनंद घेतील थँक्यू